कार्यक्रमात यानंतर त्यांनी गायलेला भैरवी टप्पा बोलेत मानिवेले बसंत बहारी

रे मुखड़ा भाग महा baharda Yarim Cemal'im ağımda शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित बाळासाहेब पुंछवाले यांनी गायलेला भैरवी टप्पा सात संगीताशी होती हार्मोनियम प्रमोद मराठे तबला विनायक फाटक आणि व्हायोलिन रत्नाकर गोखले